ज्ञानेश्वर महाराजांनी या शब्दाचा आत्मलाभाच्या बाबतीत आत्मप्रकाशनाच्या बाबतीत काही उपयोग होत नाही त्याही दृष्टीने शब्दाला व्यर्थत्व आहे यासाठी अनेक दृष्टांत सांगितले आता त्या दृष्टांतानुसार दृष्टांताशी त्याची मिळवणी सांगतात ती अशी की आतापर्यंत या दृष्टांताची जी योजना आहे ती अशासाठी आहे की सिद्ध असलेल्या अर्थाच्या अनुरोधाने या सच्चिदानंदादी पदांचा जर आपण विचार केला तर असं दिसून येईल की ही सच्चिदानंदादी पद आत्मप्राप्ती करून देतात आत्म्याला प्रकाशित करतात आत्म्यालाच आत्मलाभ करून देतात ही गोष्ट जुळत नाही म्हणूनच शब्द याही दृष्टीने आणि व्यर्थ आहे त्याचा व्यर्थ त्याचा काही उपयोग नाही आत्मा हा स्वतःचा स्वतःला नित्य प्राप्त असल्यामुळे शब्द त्याला त्याची प्राप्ती करून देतो आत्म्यालाच आत्मलाभ करून देतो असं म्हणणं हे असंभवनीय स्वरूपाचं आहे सच्चिदानंदादी पदांचा आपण जर विचार केला अर्थात एकूण शब्दांच्या मधून हे प्रतिनिधी निवडलेले यद्यपि परमेश्वराचं चिंतन करणारी स्वरूप सांगणारी अनेक वचन आहे पण त्या सर्व वचनांचा विचार केला म्हणजे त्यांची ही प्रातिनिधिक स्वरूपांची पदयोजना म्हणजे तीही सचित आनंद आणि आदव या चार पदांचा संग्रह केला म्हणजे उर्वरित बहुतेक सर्व पदांचा आपण संग्रह केल्यासारखा होतो हे सच्चिदानंदादी पद परमेश्वराचं ज्ञान परमेश्वराला करून देतात आत्म्याला आत्मलाभ करून देतात आत्म्याला प्रकाशित करतात ही गोष्ट संभवत नाही त्याबाबत सत चित आणि आनंद हे आत्म्याचे गुण नसून हे आत्म्याचं स्वरूप आहे सत म्हणजे सदत्व धर्मयुक्त चित म्हणजे चिदत्व धर्मयुक्त आनंद म्हणजे आनंदत्व धर्मयुक्त अद्वय म्हणजे एकत्व धर्मयुक्त असा त्याचा अर्थ होत नाही त्याच कारण वेदांत शास्त्रामध्ये आत्म्याला एकत्व द्वित्व इत्यादी रूप मानलेलं नाही अर्थात एकत्व द्वित्व हे सुद्धा धर्म आहे म्हणून आत्म्या त्या ठिकाणी सच्चिदानंदादी गुण नसून धर्म नसून हे त्याचं स्वरूप आहे याबाबत पाचव्या प्रकरणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी एक आपल्याला असं सांगून ठेवलंय की अन्य व्यावृत्ती सिद्ध वाचको नव्हे ही जी पदयोजना आहे ही अन्यांची व्यावर्तक आहे आत्म्याची ती वाचक नाही का नाही त्याचं कारण वाच्यत्व हा सुद्धा एक धर्म आहे आणि तोही धर्म आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जर वाचकत्व धर्म संभवत नाही तर मग पदांच्या ठिकाणी वाचकत्व धर्म कसा संभवेल आत्मा आहे तो त्रिकाला बाधित आहे पण त्याच्या ठिकाणी वाच्यत्व धर्म आणि वाच्यत्व धर्म नसल्यामुळेच त्याच ज्ञान करून देण्यासाठी प्रवृत्त झालेली जी सच्चिदानंदादी या पदांच्या ठिकाणी वाचकत्व धर्म राहतो का त्याच कारण आत्मा स्वयंप्रकाश असल्यामुळे त्याच्या ठिकाणी वाच्यत्व धर्म राहत नाही आणि एकदा आत्म्याच्या ठिकाणी वाच्यत्व धर्म राहत नाही असं ठरलं म्हणजे सहजच सच्चिदानंदादी पदांच्या ठिकाणी वाचकत्व नावाचा धर्म नाही हे सिद्ध होत हे दोन्ही धर्म परस्पर सापेक्ष धर्म आहे म्हणजे वाच्य असे वाच्याच्या ठिकाणी वाच्यत्व धर्म असेल तर त्याचं वाचक सिद्ध होतं व त्याच्या ठिकाणी वाचकत्व नावाचा धर्म सिद्ध होतो वाचक पद असेल त्याच्या ठिकाणी वाचकत्व असेल तर त्याचा काहीतरी अर्थ त्याचा काहीतरी वाच्य व त्याच्या ठिकाणी वाच्यत्व धर्म संभवतो म्हणून ही एकमेकांची एकमेक आणि साधक आहेत परस्पर सापेक्ष आहेत याचा जर आपण विचार केला तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मा निर्धर्मक असल्या कारणाने त्याच्या ठिकाणी वाच्यत्व धर्म नाही म्हणून त्याचं ज्ञान त्याला करून देण्याकरता प्रवृत्त झालेली जी सच्चिदानंदाची पद म्हणजे आत्म्यालाच आत्म्याचं ज्ञान करून देण्यासाठी प्रवृत्त झालेली जी पद या पदांना तो वाच्य होत नाही म्हणूनच ही पद वाचकही नाही एकदा वाच्य वाचक भावाचा संबंध परस्पर सापेक्ष असं आपल्या एकदा लक्षात आलं म्हणजे असंही लक्षात ठेवायला हरकत नाही की जर आत्मा वाच्य असता तर ही पद त्याची वाचक झाली असती व या पदाने आत्म्याला आत्म्याचं ज्ञान करून दिलं म्हणजे आत्मा हा प्रकाशित करण्याचं काम शब्दाने करून शब्दाचा एक फार मोठा उपयोग झाला असता आणि शब्दाला त्या इतरत्र जे महत्व आहे ते महत्व याही बाबतीत त्याला प्राप्त झालं असतं पण महात्मा अत्यंत निर्धर्मक आहे अत्यंत निर्धर्मक आहे म्हणण्यातला अर्थ असा की इतर सर्व जे धर्म आहेत ते तर त्याच्या ठिकाणी नाहीतच ज्याप्रमाणे मागे आपल्याला असं सांगितलं होतं की निर्गुणम ही जी श्रुती आहे ती सर्व गुणांचा सर्व धर्मांचा सामान्य मुखाने निषेध करीत असल्या कारणाने अमुक एका धर्माचा तिथे असंभव आहे असं कोणालाही सांगता येत नाही कारण अमुक गुणांचा अमुक दोषांचा अमुक धर्मांचा निषेध करणं म्हणजे त्या श्रुतीने वापरलेल्या व्यापक अर्थाचा संकोच करणं श्रुतीने एवढ्या मोठ्या व्यापकतेने सामान्य मुखाने ही गोष्ट सांगितली की यज्ञयावत गुणांचा व धर्माचा तिने निषेध केला असल्यामुळे अत्यंत निर्धर्मक असा आत्मा आहे म्हणूनच शब्दाचा त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संबंधच संभवत नाही ही पद एवढी मोठ्या आणि मोठेपणाने व अतिशय उपयोगी म्हणून श्रुतीने तरी का वापरले तर त्याच उत्तर पाचव्याच आणि प्रकरणामध्ये दिलेलं आहे ते असं की दुःख व द्वैत यांच्या व्यावृत्त्यर्थ ही सच्चिदानंदादी पद आणि युक्त असल्यामुळं त्यासाठी त्यांची प्रवृत्ती असल्यामुळे असंच जड दुःख द्वैताची ती निवृत्ती करतात व त्या निरासाबरोबर आपण स्वतःही निवृत्त होतात भ्रमनिवारणार्थ शब्दांचा उपयोग आहे शब्द जो मनुष्य स्वस्वरूपाला विसरून जीवभावाला पावलेला आहे अशा पुरुषाच्या दृष्टीने अशा जीवाच्या दृष्टीने म्हणजे जीवभाव जगतभाव या सर्व भावांची व्यावृत्ती करून शब्द स्वतः निवृत्त होतो आणि केवळ स्वात्म भावच फक्त उर्वरित राहतो ज्याला ब्रह्म स्थिती असं म्हणता येईल ज्याला केवळ आत्मरूपता म्हणता येईल ज्याला भरीव ज्ञान मात्र म्हणता येईल फक्त भरीव ज्ञान मात्र तेवढं उर्वरित राहतं बाकी काही उर्वरित राहत नाही स्वतःचा स्वतःच आत्मा सत्यानंद रूप आहे आत्मा सदरूप आहे सदत्व धर्म विवर्जित आहे आणि सत्पदाचा तो वाचन आहे आत्मा चिद्रूप आहे चिदत्व धर्मयुक्त तो नाही आणि चित शब्दाचा तो वाचन आत्मा आनंद रूप आहे आनंदत्व धर्मयुक्त तो नाही व तो आनंद पदाचा वाच्य होत नाही आत्मा एक आहे अद्वय स्वरूपाचा आहे एकत्व नावाचा त्याच्यावर धर्म राहत नाही व एक पदाचा व अद्वय पदाचा तो वाच्य होत असं चारही पदांच्या बाबतीत आपण लक्षात ठेवलं म्हणजे त्याला कोणी सच्चिदानंद रूप बनवलेलं नाही त्याला तयार केले असं चारही पदांच्या बाबतीत आपण लक्षात ठेवलं म्हणजे त्याला कोणी सच्चिदानंद रूप बनवलेलं नाही त्याला तयार केलेलं नाही घडविलेला तो नाहीये त्याची जडण घडण सच्चित आणि आनंदाद्वय रूपाने कुणीतरी केलेली असं नसून तो अंगाने सच्चिदानंदाद्वय स्वरूप असल्यामुळे मी त्याचा अनुभव घेतो म्हणायला त्याच्या सत्तेतला दुसरा कोणीही नाही पण एकमेवा द्वितीय ब्रह्म या श्रुतीने निहनानास्ती किंचन या श्रुतीने अन्य सर्वांची व्यावृत्ती करून एकमेवा स्वगत सजाती विजाती भेदरहित ब्रह्माची स्थिती सांगितली असल्या कारणाने अशा स्थितीत आत्मा स्वतः खास स्वारी सच्चिदानंद स्वरूप आहे हेच त्याच रूप आहे किंवा हीच त्याची तनू आहे या तनु संपन्न असलेल्या या शरीर संपन्न हे त्याचं शरीर हे त्याचं स्वरूप सच्चिदानंद रूप हे धर्म नाही हे गुण नाही हे वाचक पद नाही या पदांचा तो वाच्य नाही असा तो सच्चिदानंद रूप असल्या कारणाने आता हा शब्द कोणाला आणि कसा आणि कशाचा उपदेश करणार आत्म्याला तो उपदेश करणार की तू सच्चिदानंद रूप आहेस म्हणून हे कसं शक्य तो जर अंगाने स्वतः सच्चिदानंद रूप आहे तर त्याला हा शब्द उपदेश करून त्याचं त्याला प्रकाशन करून देऊन त्याला ज्ञान करून देऊन तू आत्मा आहेस असा आत्मलाभ करून देईल ही गोष्ट मुळीच संभवत नाही उलट आत्मा स्वतः सच्चिदानंद रूप असल्यामुळे शब्द हा त्याला तू सच्चिदानंद रूप आहेस अशा रूपाने त्याच ज्ञान करून देण्याला नाही ह्या सगळ्या म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे शब्द हा आत्म्याला प्रकाशित करतो काय समजा ठरलं शब्दाचं काय की आत्म्याला प्रकाशित करायचं तर तो काय कोणत्या रूपाने करणं शक्य आहे तो एवढ्याच रूपाने करणं शक्य आहे की तू सच्चित आनंद अद्वय रूप आहेस ह्या रूपाने करणं शक्य कारण हे सगळ्यात उत्तम पदांची योजना श्रुतीचे हे शब्द आहेत अगदी काटेतोल सैद्धांतिक मापाने मापलेले असे हे शब्द असल्यामुळे या शब्दाच्या द्वारे हा शब्द या पदांच्या द्वारे आणि आत्म्याला ज्ञान करून देणं संभवनीय पण आत्मा स्वतः जर सच्चिदानंद स्वरूप आहे तर त्याला ही पद जाऊन त्याच तू सच्चिदानंद रूप आहेस म्हणून त्याला ज्ञान करून देते असं म्हणणं व्यर्थ त्याच कारण तो स्वतःच सच्चिदानंद रूप आहे म्हणून हे त्याचं दुसरं काही उत्तर नाही सच्चिदानंदादी पद ही आत्म्याला त्याच सच्चिदानंद रूपाने ज्ञान करून देण्याच्या बाबतीत असमर्थ आहे त्याचं कारण तो स्वतः खास वारीच सचित आनंदाने आदवय रूप आहे तो जर स्वतः तद रूप नसता तर मग त्याला काही ज्ञान करून देणं शक्य पण तो स्वतः तद रूप आहे सद्रूप आहे जिद्रूप आहे आणि स्वयं स्वतः सदरूप आहे स्वतःच चिद्रूप आहे स्वतःच आनंद रूप आहे स्वतःच अद्वय स्वरूप आहे त्यामुळे त्या सच्चिदानंद रूप असलेल्या आत्म्याला तू सच्चिदानंद रूप आहेस असं म्हणून त्याचं त्याला ज्ञान करून देण्याच्या बाबतीत या शब्दांना पूर्ण वैयर्थ हे काही ज्ञान करून देऊ शकत नाही आणि वाच्य वाचक भावादीच अधिकांचा तर मुळीच त्याच्या ठिकाणी संभव नाही तर ते शेवटी एवढाच विषय शिल्लक राहतो की आत्म्याला त्याच सच्चिदानंद रूपाने ही पद ज्ञान करून देतात एवढं फक्त म्हणता येणं संभव नाही पण हेही म्हणता येत नाही त्याचं कारण तो स्वतः सच्चित आनंदाद्वय रूप आहे म्हणून त्याचप्रमाणे आत्मा सच्चिदानंद स्वयंप्रकाश ज्ञानरूप आपण आपल्या ठिकाणी सहजच सिद्ध आहे तो सहजच सिद्ध आहे त्याला कुणी सिद्ध केलेलं नाही कुणा किंवा कुणाकडनं सिद्ध करण्याची गरज नाही का आता त्या शतसिद्ध प्रकाश रूप आत्म्याला शब्द आपल्या पद एखाद्या अधिकारी पुरुषाला त्याला त्याची जाणीव करून देणे की तुम्ही या अधिकाराचे आहात तुम्ही कलेक्टर आहात असं सांगायचं काही कारण तो म्हणतो मी आहे तुम्हाला सांगायचं काय कारण आता अर्थाच्या स्वतःसिद्ध प्रकाश रूप आत्म्याला शब्द आपल्या पदरचे नवीन ज्ञान काय देणार काय अजून त्याला ज्ञान करून देणार हेच करून देणार ना देऊन देऊन अरे पार बारकाव्यानं त्याचं अगदी खऱ्या स्वरूपाचं सत्यार्थ रूपानं जर त्याला ज्ञान खऱ्या अर्थानं जर त्याचं त्याला ज्ञान करून द्यायचं ठरलं तर तो एवढं ज्ञान करून देणं शक्य आहे की तू सच्चिदानंद स्वरूप आहे तो म्हणेल तो तर मी खास स्वारी स्वतःच आहे माझं ते तर स्वरूपच आहे ते तुझ्या सांगण्यावरून मला थोडं ज्ञान होणार आहे असा अर्थ होत असल्यामुळे याही दृष्टीने शब्दाचा त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी उपयोग नाही कारण जगात जेवढे ज्ञान म्हणून आहे ते सर्व परमात्म्याचे आहे ज्ञान म्हटलं की परमात्म्याचे त्याच्या व्यतिरिक्त जाणणारा जगात दुसरा कोणी नाही कोणाही प्रमाणातील हाती वस्तू घे ना नेगे आपण यातील जे स्वयंचे आहे ते घेणे ना न घेणे महाराज सांगतात की हा जो आत्मा आहे हा स्वतः सिद्ध स्वरूप आहे त्या स्वरूपसिद्ध त्या ठिकाणी सिद्ध आत्म्याच्या ठिकाणी त्या आत्मस्वरूपाची वा त्याच्या स्वरूपाची सिद्धी करण्याकरता अन्याची कोणाचीही तो अपेक्षा करीत नाही तो सिद्ध असल्यामुळे त्याला सिद्ध करण्यासाठी अन्य कोणत्याही प्रमाणाची अपेक्षा नाही <clears throat> कारण <clears throat> आत्मप्राप्ती करून देणं आणि तीही आत्म्याला करून देणं आत्म्याला आत्मलाभ झाला किंवा आत्म्याला आत्मलाभ झाला नाही या दोन्ही प्रकारची भाषा ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाही त्याच कारण आत्मा आत्म्याला नित्य प्राप्त त्याला तो कधी अप्राप्त असता तर मग त्याला लाभ झाला त्याला लाभ झाला नाही असं म्हणणं संभवनीय स्वभिन्न पदार्थांचा आपल्याला कधी लाभ होतो कधी अलाभ होतो म्हणजे होत नाही लाभ अशी स्थिती दिसून येते पण आत्मा स्वतःच्या स्वतः स्वरूपाच्या ठिकाणी नित्य उपलब्ध स्वरूपाचा असल्या कारणाने नित्य प्राप्त असल्या कारणाने त्या आत्म्याला आत्मप्राप्तीची कथा ऐकवणं म्हणजे आपला स्वतःचा बुद्धीचा कमकुवतपणा आपलं स्वतःचा अज्ञान ते व्यक्त करण्यासारखं कारण त्याच त्याला काय तुम्ही ऐकवणार आहे त्याचा तो जर स्वतःचा स्वतः नित्य प्राप्त आहे तर तो त्याला प्राप्त झाला त्याला लाभला वा त्याला तो प्राप्त झाला नाही या उभय स्वरूपाची भाषा त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाही जर कोणी बोलूच लागला तर जल्प मात्र मेव फक्त त्याचं बोलणं फक्त शिल्लक राहिलं एवढं म्हणा वाचारंभणम एव इथे ज्ञातव्यम एवढंच तुम्ही समजा <clears throat> की हे बोलणं घडलं फक्त वस्तुस्थितीने हे घडत नाही जगामध्ये जेवढे म्हणून पदार्थ आहेत विश्वात असलेल्या सर्व <clears throat> पदार्थांचा जर आपण बारकाव्याने विचार केला तर त्या पदार्थाला जाणण्याची काही साधन आहे त्या साधनामध्ये ज्यावेळी निर्दुष्टता असते त्या निर्दिष्ट साधनाने जेव्हा आपल्याला पदार्थांचं ज्ञान होत तेव्हा त्या ज्ञानाला प्रमाज्ञान हे संज्ञा शास्त्रकारांनी दिलेली आहे प्रमाज्ञान त्याला म्हणतात की जे ज्ञान प्रमाणजन्य प्रमाज्ञान त्याला म्हणतात की जे ज्ञान अबाधित अर्थाला विषय करत त्याला प्रमाज्ञान म्हटलं जातं एरवी म्हटलं जातं म्हणजे प्रमाज्ञान हे प्रमाणजन्य असलं पाहिजे अर्थात ते अबाधित अर्थाला विषय करणारा असलं पाहिजे तरच त्याला प्रमाद येतं एरवी येत नाही केवळ यथार्थ सफल प्रवृत्तीजनकामुळेही त्याला प्रमात्व येत नाही कारण स्मृतीमध्ये सफल प्रवृत्तीजनकत्व असूनही ती यथार्थ स्वरूपाची असूनही तिला शास्त्रकारांनी प्रमात्व दिलं नाही त्याचं एकच कारण की स्मृतीला एकदा प्रमात्व दिलं की यथार्थ अप्रमेमध्ये मध्ये असलेल्या सर्वांनाच त्या कोटीमध्ये घेण्याची वेळ येईल आणि त्यातल्या त्यात सुखदुःखाला घेण्याची वेळ येईल आणि मग त्या सुखदुःखांना एकदा अप्रमा ज्ञानामध्ये घेतलं की इतकी मोठी अडचण निर्माण होणार आहे की बोलायची सोय म्हणूनच सुखदुःखांचं ज्ञान यथार्थ आहे व्यवहार दशेमध्ये अबाधित आहे तरी पण ते प्रमाणजन्य नसल्या कारणाने त्याला प्रमा म्हणता येत नाही त्याच प्रकारची ही स्मृती सफल प्रवृत्तीजनक असल्यामुळे यथार्थ आहे तर तरीही तिला सुद्धा प्रमा वर्गामध्ये घेतले जाते म्हणजे प्रमाणजन्य ते ज्ञान असलं पाहिजे आणि अबाधित अर्थाला ते विषय करणार असलं पाहिजे आणि अशा अबाधित अर्थाला जाणणाऱ्या साधनालाच किंवा साधारण साधनाला करण किंवा प्रमाण ही संज्ञा दिली जाते आणि अशी ही प्रमाण सहा प्रकारची व्यवहारात प्रत्यक्ष प्रमाण दादाने दिले की कानाने ऐकणे डोळ्याने पाहणे इत्यादी रूपाची जी ज्ञान पाच ज्ञानेंद्रियाने आपल्याला होतात ती सगळी प्रत्यक्ष प्रमाणाने प्रमाणामध्ये अंतर्भूत आहे किंवा ते प्रमाणरूप आहे जे इंद्रिय प्रमाण आहेत त्याच्यापासून झालेली ही पाच ज्ञान प्रमाणरूपाची आहे त्या कक्षेची ज्ञान येत नाहीत ती ज्ञान अनुमान प्रमाणाने होतात त्या कक्षेची ज्ञान येत नाहीत म्हणजे प्रत्यक्ष अनुमानामध्ये आली नाहीत ती ज्ञान शब्दामध्ये येतात <clears throat> दादाने दृष्टांत दिलाय की दूर देशामध्ये कुठे आपल्याला मुलगा झाला आहे जर आपल्याला कोणी पत्र पाठवलं तर इथे तो पिढे वाटायला सुरुवात करतो त्याला विचारलं काय रे तो म्हणाला मला मुलगा झालाय त्याला विचारलं तुला कोणी सांगितलं कसं कळलंय तुमचं मला पत्र आलं पत्र आलं म्हणून काय तू पाहिलं नाहीस ना प्रत्यक्ष प्रमाणात तुला ज्ञान झालं नाही मग उगीच बोलण्याचा काय अर्थ आहे कशासाठी तू पिढे वाटतो अहो म्हणतो माझ्या मेवनाने लिहिले पत्र म्हणजे ते एवढं प्रमाण आहे की श्रुती वाक्य इतकं ते प्रमाण <laughs> काय अबाधित अर्थाचा ते प्रकाशन करीत असल्या कारणाने त्याचा पूर्ण त्याच्याविषयी निर्धार होतो माणसाचा जेवढा निर्धार आपल्या मेहण्याच्या पत्र्यावर पत्रावरून होतो तेवढा निर्धार जरी मनुष्याने संत वाक्यावर भरोसा ठेवून केला तरी माणूस मुक्त होईल बघा काय खरं तर दादाने असं दिले आईच्या वचना इतका विश्वास असला पाहिजे आम्ही आता ठीक आहे ते तर बरोबरच आहे तेवढा कोणाचा असेल बिचारायचा तो खरोखरी मुक्त होतो हे सुद्धा म्हणायला शिल्लक राहणार नाही पण तेवढा राहू देत निदान मेवण्या इतका तरी भरवसा मेवण्याच्या वचना इतका तरी भरवसा तेवढा सुद्धा माणसाचा भरवसा असत नेहमी कशी माणसं मुक्त व्हायची ते त्या देवाला ठेवतो भगवान ज्याने इज इक्वल टू अहम न ज्याने मला माहित नाही कसा होईल सारा अभिप्राय शब्दावरून ही गोष्ट आपल्याला समजते म्हणजे शब्द प्रमाणाने ती गोष्ट समजते काही सादृश्याधिकांची ज्ञान उपमान प्रमाणाने होतात काही अर्थापत्ती प्रमाणाने ज्ञान होतात आणि अभावाधिकांची ज्ञान ही अनुपलब्धी प्रमाणाने होतात म्हणजे विश्वातील असलेल्या सर्व पदार्थांचं ज्ञान आपण प्रमाणद्वारा संपादन करीत असतो आणि प्रमाणाने एकदा त्या पदार्थाचं ज्ञान करून दिलं म्हणून मग ती वस्तू वस्तू जगामध्ये आहे असं आपण समजतो म्हणजे प्रत्येक वस्तूचं ज्ञान झाल्यानंतर त्या वस्तूची सिद्धी होते एरवी ती वस्तू सिद्ध होत नाही किंवा आपल्याला ती ज्ञात नसते असं कसाही अर्थ करत पण हा झाला विश्वातील जड पदार्थांच्या विषयीचा नियम आपल्याला जाणण्याच्या एकंदर योजना ईश्वराने केलेली जी योजना जाणण्याची त्या योजनेचा हा विचार झाला की इंद्रियांची रचना करून अंतःकरण वृत्तीद्वारा आपण या सर्व पदार्थाला जाणून घ्यावं अशी योजना व त्याच्यामध्ये ही प्रमाणांची योजना या प्रमाणाने आपल्याला ज्ञान होतं प्रत्यक्ष अनुमान आदी प्रमाणा वाचून आपल्याला ज्ञान होत नाही ही प्रमाण असतील तरच ज्ञान होते एरवी होत नाही इतर जी ज्ञान होतात त्या प्रमाणामध्ये काही दोष निर्माण होतो तेव्हा दोषजन्य ज्ञानाने रूपाने आपल्याला जी ज्ञान होतात त्याला ब्रह्मज्ञान म्हटलेलं आहे सुख दुःखाधिकांचं ज्ञान यद्यपि प्रमाणजन्य नसलं तरी वृत्तीच्या साधनाने म्हणजे करण आहे त्याला शेवटी या करणाच्या द्वारे साधनांच्या द्वारे अंतःकरण म्हणजे आतील ज्ञानाचं साधन म्हणून तर त्याला अंतःकरण म्हणतात तेव्हा या रूपाने आपण जाणतो ही झाली विश्वातील साऱ्या पदार्थांची जाणण्याची रीती पण आत्मवस्तू ही अशी आहे की ती यापैकी कोणत्याही प्रमाणाला ज्ञात होत नाही याबाबत ही गोवी मागे होऊन गेलेली आहे कोण्याही प्रमाणा हो नेदिमा कोणत्याही प्रमाणाला आत्मा विषय होत नाही असं मौलीने मागे आपल्याला स्वच्छ रीतीने सांगितले कारण काय त्याचं कारण एकच तो नित्य व्यापक आहे तो स्वयंप्रकाश आहे तो ज्ञानरूप आहे ज्ञानाचा विषय होऊन तो परिच्छिन्न होत नाही तो ज्ञानाचा विषय होऊन जड होत नाही व ज्ञानाचा विषय होऊन ज्ञेयत्व धर्म युक्त होत नाही तो अत्यंत निर्धर्मक असल्यामुळे नित्य असल्यामुळे व्यापक असल्यामुळे व स्वयंप्रकाश भरीव ज्ञान मात्र असल्या कारणाने तो कोणत्याही प्रमाणाच्या द्वारे जाणला जात नाही परमात्मा आपल्याला कोणत्याही प्रमाणाच्या साह्याने सिद्ध करून घेत नाही प्रमाणांच्या साह्यानं आपली सिद्धी करून घेत नाही तो कारण प्रमाणांच्याकडून आपली सिद्धी करून घेणारे सर्व पदार्थ जड असतात परिच्छिन्न असतात आत्मा स्वयंप्रकाश व व्यापक असल्यामुळे तो या प्रमाणांच्याकडून आपली स्वतःची सिद्धी करून घेत नाही अगर आपली असिद्धी होऊ देत नाही अगर कोणी म्हणेल किंवा यांच्याकडनं प्रमाणांच्याकडनं तो आपल्या असिद्धी करून घेईल असिद्धी पण करून घेत नाही का करून घेत नाही प्रमाणांची मर्यादा तिथे संपली आहे प्रमाण मर्यादा प्रमाणांचा जो प्रांत आहे त्या प्रांताच्या कक्षेत येणारे सर्व पदार्थ परिच्छिन्न असतात तो त्यांच्या कक्षेत येत व त्यांच्या कक्षेत येत नाही एवढ्यासाठी म्हणून कोणी म्हणेल वा त्या प्रमाणांच्या करवी तो आपली असिद्धी करून घेईल तर प्रमाणांचा तिथपर्यंत पोहोचच नाही त्यांचा संबंध तिथे जाऊ शकत नाही तरी प्रमाण त्या परमेश्वराची असिद्धी काय करतायत उलट प्रमाणांच्या आणि सामर्थ्याला जाणून सर्व प्रमाण अविषय स्वरूपाचा आत्मा आहे म्हणून कदाचित आपण असं म्हणू की आत्मा नाहीच असा त्याच्या सिद्धीचा जर आपण अंदाज बांधला तर त्याला शास्त्र उत्तर असं देत की ज्या प्रमाणांच्या साह्यानं तुम्ही त्या आत्म्याची असिद्धी करता त्या प्रमाणांची सिद्धी होणार का तर प्रमाण ही त्या परमेश्वरावर त्याच्या प्रकाशावर जगणारी एक उपजीवक आहे मग ती जगणारी प्रमाण जगविणाऱ्या उपजीव्यभूत असलेल्या आत्म्याला प्रकाशित करीत नाही एवढ्यावरून त्याची असिद्धी पण होत नाही का म्हणाल तर ते परमात्म तत्व सिद्ध आहे तसे आहे तसेच आहे जे अनादिसिद्ध आहे जसं आहे तसं आयत आहे आयत म्हणजे नित्यसिद्ध आहे स्वयंप्रकाश आहे त्याला आता कोणी प्रकाशित करण्याचं कारण नाही आणि अपरिच्छिन्न स्वरूपाचा व्यापक आहे आनंद आहे नाम देशभेद नाही कालभेद नाही वस्तुभेद नाही आणि ज्ञानाला विषय झाला की तो देश काल वस्तू मर्यादित होतो कोणताही पदार्थ असतो म्हणून महा अनंत असल्यामुळं देशकाल वस्तू परिच्छेद रहित असल्यामुळं कोणत्याही ज्ञानाला विषय होतो सिद्ध होणे किंवा न होणे हा बोध म्हणजे शब्द वस्तूच्या ठिकाणी व्यर्थ आहे सिद्ध होणं किंवा न होणं हे आत्म वस्तूच्या ठिकाणी संभवत नाही कारण कोणत्याही प्रमाणाने आत्मा ज्ञात होत नाही म्हणून आत्मा आत्मलाभे नांदवली शब्द येईल ऐसा न लगे घुमसून घेऊ महाराज म्हणतात की या आत्म्याला आत्मलाभ करून देऊन आणि मोठेपणा प्राप्त होईल असं कोणी म्हणेल तर मला सांगतात आत्म्याला आत्मा प्राप्त करून देऊन त्याला मोठेपणा प्राप्त होणार नाही त्याला शोभा येणार नाही त्याच कारण आत्मसिद्धी करिता प्रमाणांची पहिल्यांदा एक गोष्ट ध्यानात ठेवायची कि त्यांची त्याला अपेक्षा नाही त्याला स्वतःच्या ठिकाणी अस्तित्व नाही त्याला स्वतःच काही मोठेपण नाही त्यांनी जाऊन सांगावं किंवा माझं अस्तित्व काही सिद्ध करा म्हणून पण जो अंगानेच मोठा आहे त्याला काय येऊन मोठेपणा त्याचा सिद्ध करायचं हे जर व्यवहारात कळत असेल तर परमार्थात आत्मा स्वयंप्रकाश असल्यामुळं त्याला सिद्ध करून देण्यासाठी अन्य सिद्ध करणाऱ्या कोणत्याही प्रमाणांची वा कोणाची अपेक्षा नाही असा आत्मा असल्यामुळं त्या आत्म्याचा अनुभव होतो हे म्हणणं चुकीचं आहे कारण त्याच्याहून भिन्न कोणी सिद्ध होत नाही म्हणून ज्ञातृज्ञ विहीन नुसदेची जे ज्ञान असा आत्मा असल्या कारणाने त्या आत्म्याचं ज्ञान करून घेणार आता दुसरी कोणाची गरज नाही आत्मा स्वतः सिद्धच आहे ब्रह्मरूपच आहे आता कुणी असं म्हणेल की ब्रह्मरूप आत्म्याला स्वयंप्रकाश आत्म्याला हा शब्द त्याच त्याला त्याचा लाभ करून देतो त्याचा त्यालाही शब्द लाभ करून देत नाही त्याच कारण आत्मस्वरूपाच्या बाबतीत स्वयंप्रकाश आत्मस्वरूपाच्या विचारात शब्द हा घटवत आहे म्हणजे कसं आहे घट ज्याप्रमाणे दृश्य आहे घट ज्याप्रमाणे अनात्म वर्गातला आहे शब्द सुद्धा दृश्य असल्या कारणाने शब्द सुद्धा स्वतः जड असल्या कारणाने किंवा ही द्रष्टा स्वरूप असलेल्या स्वयंप्रकाश रूप असलेल्या आत्म्याला त्याच्या स्वरूपाचा तो प्रापक होऊ शकत नाही त्याचा त्याला तो प्राप्त करून देणारा असा हा होऊ शकत नाही म्हणून आत्म्याला आत्मलाभ करून देऊन आत्म्याला आत्म्याची प्राप्ती करून देऊन हा शब्द मोठेपणाला येईल किंवा जगामध्ये मिरवी शोभायमान होईल ही गोष्ट कधीही संभवत नाही कारण शब्द त्या आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देईल तर जी नाही गोष्ट पण शब्द आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देऊ शकत नाही तो जड आहे शब्द स्वतः आत्म्याच्या साह्याने प्रकाशित होतो यद्यपि एक गोष्ट खरी आहे की त्याला मोठेपणा मिळालेला आहे तो अनात्म वर्गाच्या बाबतीत जेवढा काही वस्तू प्रपंच आहे त्या सर्व वस्तू प्रपंचाचा व्यवहार हा शब्द प्रपंचामुळे होतो शब्दामुळे होतो म्हणून तर शब्दाला मोठेपण आहे अनात्म वर्गामध्ये सर्व पदार्थांचं तो ज्ञान करून देतो इतकंच नव्हे आपण जर विश्वाची यादी करायची ठरवली तर पहिलं नाव लिहावं लागेल शब्दाचं कारण बाकीच्या सगळ्यांची नावं या शब्दांनी व्यक्त होणार आहेत शब्दरूप आहे ती सगळी नावं म्हणून तेव्हा विश्वात असलेल्या सर्व पदार्थांचं ज्ञान करून देण्याच्या बाबतीत या शब्दाला फार मोठेपण आहे शब्द सर्वांचं ज्ञान करून देतो बारीक सारीक पदार्थांचंही आपल्याला तो ज्ञान करून देतो किंबहुना अन्यांची व्यावृत्ती करून व्यवहार सिद्ध करून देण्याच्या बाबतीत शब्दा इतकं मोठेपण कोणालाही नाही आणि असा असल्यामुळे सर्व पदार्थांच्या प्रकाशनाच्या बाबतीत ज्ञान करून देण्याच्या बाबतीत व्यवहार करून देण्याच्या बाबतीत शब्दाला मोठेपण आहे तो मिळालेला आहे तेवढ्या मोठेपणाने युक्त असला तरीही आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देण्याच्या बाबतीत मात्र तो व्यर्थ सर्वतो व्यर्थ आहे त्याचं एकच कारण आत्मा स्वयंप्रकाश आहे तो दुसऱ्याच्या आणि साह्याने आपली सिद्धी करून घेणे घेण्या इतका जड नाही या कारणा करतात आत्म्याला आपल्या सच्चिदानंद स्वरूपाची प्राप्ती करून देऊन शब्द शोभेला येईल असे कोणत्याही बाजूने स्फुरण होत नाही कोणत्याही बाजूने स्फुरण होत नाही म्हणजे कोणत्याही दृष्टीने तुम्ही त्याला सिद्ध करून दाखवू शकत नाही की आत्मा नित्य प्राप्त असल्या कारणाने आत्म्याला आत्म्याची प्राप्ती करून देऊन मोठेपणाला येईल ते शक्य नाही आत्म्याचं तो प्रकाशन करून देऊन मग तो मोठेपणाला येईल ते शक्य नाही आत्म्याला आत्मा नित्य प्राप्त आहे म्हणून त्याला तो प्राप्ती करून देऊ शकत नाही आत्म्याला तो स्वतः सच्चिदानंद रूप आहे म्हणून त्याच त्याला तो सच्चिदानंद रूप आहे अशा रूपाने तो त्याला ज्ञान करून देऊन मोठेपणाला प्राप्त होऊ शकत नाही आणखीनही तुम्हाला काही पैलू दिसले तर कोणत्याही बाजूने तुम्ही आत्म्याला आत्म्याच ज्ञान करून देऊन शब्दाला मोठेपण देण्याचा प्रयत्न कराल वा शब्द मोठेपणाला प्राप्त होण्याचा प्रयत्न करीत तर ही गोष्ट संभवणार नाही कशी संभवणार नाही याच्यासाठी एक मार्मिक वृत्तांत ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला आहे हा दृष्टांत अतिशय मार्मिकतेने दिलेला या दृष्टांतात मी महाराजांची जी कुशलता आहे ती या पुढच्या दृष्टांतात आपल्याला दिसेल अनेक दृष्टी ह्या सगळ्या दृष्टांतामध्ये एक एक बारकाव आहे जेवढा आपल्या बुद्धीला शक्य होता तेवढा आपण त्यातला सांगितला याही पेक्षा अजून त्या प्रत्येक दृष्टांतामध्ये काही वैभव असणं संभवनीय आपल्याला आता या ओघात जेवढं आठवलं जेवढं स्फुरलं तेवढं आपण आपल्या पुढे मांडलेलं आहे तरी सुद्धा काही दृष्टांत असे असतात की ते अति त्याच दृष्टांत पुन्हा बारकावा त्यात असतो असा एक मार्मिक दृष्टांत की शब्दाला उभय पक्षी वैयर्थ कसं प्राप्त होतं याबाबतचा हा दृष्टांत पुढचा मोठा मार्मिक देऊन हीच गोष्ट माऊली पुन्हा स्पष्ट करत एवम माझ्याची ना दिवो दावी तमो धाडी ना दिवो दावी असं वाचायचं तैशी उभयता पदवी शब्दा झाली त्याप्रमाणे दोन्ही दृष्टीने शब्दाला व्यर्थत्व लागलं असा या दृष्टांताचा आणि ओवीचा धावता भावार्थ मध्यान्ह समयामध्ये दिवा लाव त्या दिव्याचे जे उपयोग आहे ते दोन उपयोग महत्वाचे आहे ते दोन उपयोग म्हणजे एक गोष्ट अशी आहे की अंधार निवृत्त करणं हा एक उपयोग आणि पदार्थाचं ज्ञान करून देणं हा दुसरा म्हणजे सारखाच शब्द असल्यामुळे किंवा शब्दासारखाच दीप असल्यामुळे अंधाराची निवृत्ती करून देणं व पदार्थ प्रकाशन करणं हीच गोष्ट शब्दाच्या ठिकाणी असल्यामुळे तो दीपाचा दृष्टांत निवडलेला आहे हा जो दीपाचा दृष्टांत आहे हा दिवा अंधार निवृत्त करतो का तर नाही तो प्रकाशन करतो का नाही अशा दोन्ही पक्षाने दोन्ही बाजूने तो दीप व्यर्थ त्याप्रमाणे हा शब्दही अविद्या निवृत्त करतो का नाही आत्मप्राप्ती करून देतो का नाही अशा दोन्ही दृष्टीने शब्दाला वैयर्थ ह्या दृष्टांतात मार्मिकपणा असा आहे की हा जो दृष्टांत आहे त्या दृष्टांत थोडासा खुलासा असा करण्याची गरज आहे की अगदी भर दुपारी दोन प्रहरी सूर्य प्रकाश अतिशय स्वच्छ असताना ज्याच्यामध्ये कुठल्याही बारीक सारीक दुर्दिनाला कारणीभूत असणाऱ्या प्रतिबंधाचा लेश नाही इतका निर्मळ दिवस अत्यंत सुदिन असलेला अशा दुपारच्या वेळी सूर्यप्रकाशात स्वच्छ प्रकाशात आपल्या घराच्या अंगणात तुझे अंगण ओपन काय अरे त्याला ओपन थिएटर असं म्हणावं अशा प्रकारचं अंगण घ्यायचं अशा अंगणामध्ये घ्यायचं भर दुपारी घ्यायचं सूर्याचा त्या दिवशी पूर्ण प्रकाश असलेली स्थिती घ्यायची अशा काळात आपल्या अंगणात आपण लावलेला दिवा इतकी बाजू त्याच्या जरी अंतर्भूत नसली तरी तात्या गुरुजी दादा सांगत असत त्यातला तुम्हाला खुलासा करण्याकरता सांगतो यद्यपि दृष्टांत तसाच उपाय पण ह्यातला बारकावा समजण्यासाठी मी तुम्हाला हे सांगतो तेव्हा अंगणात लावलेला दिवा भर दुपारी लावलेला दिवा उघड्या अंगणात लावलेला दिवा ज्या अंगणावर छत नाही असलं तर आकाशाचं एकदम तोपर्यंत मध्ये कुठेही छत नाही असल्या प्रकारच्या ठिकाणी असल्या निर्मळ उघड्या ठिकाणी दिवा लावला हा दिवा अंधार निवृत्त करतो का पहिला प्रश्न आहे तर तो दिवा अंधार निवृत्त करू शकत नाही कोणाच्या ध्यानात येण्यासारखा अंधार निवृत्त करूच शकत नाही म्हणजे दिवसाला दाखवतो का दिवसाला तो दाखवू शकत नाही दिवसाला प्रकाशित करतो का करीत नाही म्हणजे प्रकाशाला प्रकाशित करतो का नाही सूर्याला प्रकाशित करतो का नाही किंवा सूर्यामुळे व त्याच्या प्रकाशामुळे होणारा जो दिवस त्याला तो प्रकाशित करतो का नाही का करू शकत नाही असं का त्याची कारण अंधार का निवृत्त करीत नाही अंधार असावा तर निवृत्त करावा ना वेळच आम्ही अशी घेतले की दुपारची बारा वाजण्याची वेळ आहे दोन प्रहराची वेळ आहे बारा एकचा सुमार आहे म्हणून अशा भर दुपारी बर ठिकाण असं घेतलंय की सूर्यापर्यंत उघडा फक्त त्या सूर्याची किरण पडली तर त्या अंगणातच असं ठिकाण घेतलं असल्या कारणाने अंधार तिथे नाहीच तर मग दिवा नाश करणार ते कोणाचा नाश करणार व्यर्थत्व दिव्याचा काही तिथे उपयोग नाही अंधार निवृत्तीच्या दृष्टीने त्या दिवाचा तुम्ही कितीही विचार केला तर अंधार निवृत्तीच्या बाबी बाबी बाबतीत त्या दिव्याचा काळी मात्र उपयोग नाही असं तुमच्या लक्षात ही एक बाजू त्या दिव्याची जर तुमच्या ध्यानात आली तर तीच गोष्ट शब्दाच्या बाबतीत शब्द काय करतो शब्द आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निवृत्ती अविद्या नाही असं सिद्ध करतो महाराज म्हणतात अविद्या निवृत्त करण्याचं काम हा शब्द करतो म्हणायला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अविद्या आहे का ज्याप्रमाणे भर दुपारी आपल्या अंगणात अंधार नाहीच म्हणून त्याच्या निवृत्तीसाठी दिवा जसा व्यर्थ आहे अगदी त्याच पद्धतीनं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मुळात अंगाने अस्तित्व म्हणून अविद्येला अजिबात नाही म्हणून ती अविद्या नाहीच मग हा शब्द नाश करतो म्हणतात ते कोणाचा नाश करतो कोणाचा नाश करणार कसा नाश करणार तिथे पदार्थ असावा अज्ञानाला काही अस्तित्व असावं अज्ञान नावाची वस्तू आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अगोदर सिद्ध व्हावी आणि मग त्या शब्दाने नाश केला अविद्येचा हे म्हणणं बरोबर होत अगोदर अंगणात अंधार पाहिजे होता आणि मग दिव्याने त्याचा विनाश केला हे म्हणणं शोभलं असतं पण घर दुपारी अंधार अंगणामध्ये नव्हताच नाहीच तर देवा त्याची निवृत्ती करतो हे म्हणणं जितकं व्यर्थ आहे त्याच पद्धतीने आत्मस्वरूपात त्या ठिकाणी अज्ञान नव्हतं नाही असणे शक्य नाही इतका स्वयंप्रकाश रूप असला आत्मा त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जर मुळात अविद्येचीच सिद्ध होत नाही ती नाही असं सिद्ध होतं ती अभाव रूप अत्यंत अभाव रूप असं जर सिद्ध होतं तर त्याच्या नाशासाठी प्रवृत्त झालेला हा शब्द कोणाचा नाश करणार आणि नाश करून त्याचा उपयोग होतो हे म्हणणं व्यर्थ म्हणून अविद्यानाशासाठी शब्दाचा उपयोग नाही ही एक बाजू समज आता दुसरी बाजू बर आपण आता असं घ्या की त्या शब्दाच्या द्वारे आत्मा प्रकाशित होतो आता दिव्याची दुसरी बाजू घ्या अंगणात ठेवलेला भर दुपारी बारा वाजता एक वाजता दोन प्रहरी ठेवलेला हा दिवा दिवसाला दाखवतो सूर्याला प्रकाशित करतो असा असा प्रकार घ्या या दृष्टीने आपण विचार करू लागलो तर ही गोष्ट जुळत नाही का जुळत नाही भर दुपारी प्रकाशाला प्रकाशित करण्याच्या बाबतीत दिव्याच्या अंगी सामर्थ्य इतका तो भास्वर सूर्य आहे की त्याच्या प्रकाशामध्ये असे कितीतरी दिवे कोट्यमध्ये दिवे लावले तरी ते दिवे त्या सूर्यप्रकाशाला प्रकाशित करूच शकत नाही कारण तो स्वतः स्वयंप्रकाश आहे ना म्हणून हा प्रकाश त्या प्रकाशाला प्रकाशित करू शकत नाही दिवसाला तो दाखवू शकत नाही भर दुपारी दिवसाला प्रकाशाला प्रकाशित करण्याचं सामर्थ्य त्या दीपाच्या ठिकाणी नसल्यामुळे त्याही दृष्टीने म्हणजे प्रकाशाला दिवसाला प्रकाशित करण्याच्या दृष्टीनेही जसं त्या दिव्याला कर्तत्व यावं अगदी त्याच पद्धतीने हा शब्द आत्मज्ञान करून देतो असं जर आपण म्हणू लागलो आत्म्याच्या प्रकाशनासाठी तो समर्थ आहे व आत्मप्रकाशन करून तो मोठेपणाला प्राप्त होतो जगामध्ये मिरवतो शोभतो असं जर कोणी म्हणे तर तसाही शब्दाचा उपयोग संभवत नाही का संभवत नाही त्याचं एकच कारण आत्मा जसा दिवसाचा प्रकाश प्रकाशरूप असल्यामुळे दिवा त्याला प्रकाशित करू शकत नाही तसा आत्मा स्वयंप्रकाश असल्यामुळे भरीव ज्ञान मात्र असल्या कारणाने त्या आत्म्याचं प्रकाशन करण्याचं सामर्थ्य या शब्दाच्या अंगी नाही शब्दाच्या अंगी जड पदार्थांना प्रकाशित करण्याचं सामर्थ्य आहे ही गोष्ट जरी खरी असली तरी इतका समर्थ असलेला शब्द सगळ्या जगामध्ये प्रकाशन करण्यात त्याची कीर्ती मोठी असली तरी सुद्धा तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जर प्रवृत्त होईल तर त्या आत्म्याला प्रकाशित करण्याचं सामर्थ्य त्या शब्दाच्या अंगी नाही ही गोष्ट तितकीच खरी आहे जितकी तो इतर पदार्थांच्या बाब प्रकाशनाच्या बाबतीत समर्थ आहे ही गोष्ट खरी आहे अन्यत्र जरी त्याचं प्रकाशन सामर्थ्य मान्य असलं तर आत्मस्वरूपाचं प्रकाशन करण्याच्या बाबतीत तो समर्थ नाही असं दिसून येत म्हणजे तमो ना दिवो ना दीप हा अंधार निवृत्त करत नाही करीत नाही दिवसाला प्रकाशित करीत नाही शब्द अविद्या निवृत्त करीत नाही कारण अविद्या नाही म्हणून आणि आत्मस्वरूपाला प्रकाशित करीत नाही आत्मस्वयं प्रकाश म्हणून उभय पक्षी कोणताही विचार केला आपण तर शब्दाला व्यर्थत्व सिद्ध होत ज्ञानेश्वर मौलीने असं उत्कृष्ट लिहिले की कोणत्याही दृष्टीने तुम्ही विचार करा शब्द आत्मस्वरूपाचं विस्मरण घालवतो आणि स्मरण करून देतो असा विचार करा हा पहिला मुद्दा आहे महाराजांचा आत्म्याला स्वच स्वला नेहमी स्वभिन्न पदार्थाचं माणसाला विस्मरण स्मरण होत असतं आत्म्याला स्वच विस्मरण कधी झालं नाही म्हणून स्मरण करून देण्याचा प्रसंगच येतो एक अविद्या निवृत्तीचा विचार करावा अविद्या असावी मग शब्दाने त्याचा नाश करावा अविद्याच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नसल्या कारणाने अविद्या आपल्या नाहीपणाने या शब्दाला प्रामाण्य येऊ देत नाही बर आता तिसऱ्या बाजूने विचार केला की आत्मा हा स्वतः सच्चिदानंद स्वरूप आहे त्याला हा शब्द त्याच्या सच्चिदानंद रूपाचं ज्ञान करून देतो त्याचं प्रकाशन करतो आत्मा स्वतःच हा स्वारी सच्चिदानंद स्वरूप असल्या कारणाने भरीव ज्ञान मात्र असल्या कारणाने त्याचं प्रकाशन करून देण्याच्या दृष्टीने या शब्दाला आणि महत्व येत नाही थोरपणा प्राप्त होत नाही ज्ञानेश्वर मौलीला असं विचारलं या शब्दाला आता काय म्हणायचं शब्द प्रमाणाला शब्दाला वा विचाररूप शब्दाला वा शब्दजन्य विचाराला काही आपला शब्द तुम्ही लक्षात घ्या त्या शब्दाला प्रामाण्य येत नाही प्रमाणत्व येत नाही मग त्याला काय करायचं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कोणत्याही दृष्टीने तुम्ही विचार करा शब्दाला आता पदवीच द्यायची ठरली काय तर व्यर्थत्वाच्या पदवीवर त्याला बस काय म्हणतो मौली त्याला आता पदवी द्या व्यर्थत्वाची पदवी त्याला देऊन टाका शेवटची पदवी बहाल करून टाका म्हणजे प्रामाण्याची म्हणजे शब्द प्रमाणाला प्रमाणत्व पदवी आता देत नाही देता येत नाही प्रमाणत्व पदवीवर तो प्रमाण पदवीवर तो आरूढ होऊ शकत नाही आता त्याला काय म्हणायचं काय शेवटी मौली म्हणते कोणत्याही पक्षाने कोणत्याही दृष्टीने आपण विचार केला स्मरण विस्मरणाच्या बाबतीने विचार करा अज्ञान नाशाच्या दृष्टीने विचार करा करा किंवा आत्मा प्रकाशित करतो या दृष्टीने विचार करा या तिन्ही दृष्टीने आपण विचार केला तरी शब्दाला व्यर्थत्वाची पदवी लाभते असं मला वाटत या प्रकारे तैसा उभयता म्हणजे दोन्ही पक्षाच्या दृष्टीने विचार केला असता शब्दा पदवी झाली काय पदवी झाली व्यर्थत्वाची पदवी झाली त्याला व्यर्थत्वाची पदवी प्राप्त झाली या प्रकारे करून ज्या महाराज हे साहित्यिकांचे सुद्धा गुरु आहेत बरं ध्यानात कसं उत्कृष्ट लिहिले बघा महाराज म्हणतात त्याला आता पदवी द्यायची झाली तर ही पदवी देऊन टाका व्यर्थत्वाच्या पदवीवर शब्दाला कायम बसून टाकायचं त्याला सांगायचं आत्मप्रकाशनाची बाबतीत शब्दाला सदाची व्यर्थत्वाची पदवी बहाल करून टाकते बहाल कायमची पुन्हा त्याने विचारायला यायचं नाही या प्रकारे करून ज्याप्रमाणे सूर्याच्या भर प्रकाशामध्ये ठेवलेला दिवा अंधाराचा नाश करू शकत नाही आणि दिवसही दाखवित नाही कारण तेथे अंधार मुळीच नाही व प्रकाश तर अगोदरच सिद्ध आहे तो तो स्वतः खास वारी प्रकाश आहे त्याला काय प्रकाशित करणार तुम्ही दोन्ही कार्य दिव्याच्या कडून न झाल्यामुळे दोन्ही बाजूने दिव्याला ज्याप्रमाणे व्यर्थता येते त्याप्रमाणे शब्दाला आत्मस्वरूप प्रकाशित करण्याविषयी किंवा आत्मविषयक अज्ञान निवृत्ती करण्याविषयी योग्यता नसल्यामुळे शब्दालाही कोणतीच दशा प्राप्त झाली दशा प्राप्त झाली म्हणजे पदवी प्राप्त झाली असं आपण म्हणायचं महाराजांना दादाना असं सांगायचं दशा प्राप्त झाली पदवीचा अर्थ केलाय दशा दशा म्हणजे त्याची दुर्दशा झाली असं महाराजांना सांगितलं बरं का दादा म्हणतात त्याची दुर्दशा झाली आपण आता पदवी शब्दाचा जरा आपण आपल्यासारखा उपयोग करू जरा त्याला मोठेपणा देऊ आपल्याला काय कळलं हा आपला मोठेपणा म्हणजे त्याचं भाषांतर दादाने केलेलं दुर्गाच्या हा देश त्याचं <laughs> भाषांतर आहे कारण दादांचं भाषांतर हे शेवटचं खरं आम्ही जरी त्याला पदव्या दिल्या बहाल केल्या तरी दादा म्हणतात ह्या तुमच्या पदव्यानं सुद्धा मी दुर्गाच्या म्हणून सांगतो <laughs> जेव्हा तुम्ही काय केलं त्या शब्दाला अर्थत्वाची पदवी देऊन त्या <clears throat> त्याची तुम्ही दुर्दशाच केल्याचं दादांचं म्हणणं आहे अशी पदवी देणं ही सुद्धा त्याची एक दुर्दशाच <clears throat> असं आता अविद्या नाही पडे नाही ते ते नासणे आत्मा सिद्धची मा कोणे काय साधावे मला म्हणतात अविद्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी वस्तुत नाहीच तिची निवृत्ती केली हे म्हणणं कसं शक्य आहे तिचा निषेध कसा संभवित निषेध होणं कसं शक्य आहे त्याचं उत्तर आहे नास्ती हो- होणारच बरं नित्य प्राप्त आत्मा आहे आत्म्याला आत्म्याची प्राप्ती करून दिली हे तरी कसं संभवित हे संभवणार नाही म्हणजे नित्य निवृत्ताच्या निवृत्तीकरिता ही शब्द व्यर्थ आहे आणि नित्य प्राप्त आत्मस्वरूपाच्या प्राप्तीच्या बाबतीतही शब्दाला व्यर्थ आहे अविद्या ही जर असती अविद्येला काही अंशतः जरी अस्तित्व असत तरी आपल्याला शब्दाला सार्थकता देता आली असते अविद्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाहीच म्हणून अविद्या निवृत्ती करून अविद्येचा विनाश करून शब्द हा उपयोगी पडतो हे म्हणणं जुळत नाहीये बरं आत्म्याचं प्रकाशन करतो असं म्हणावं तो तर नित्य सिद्ध आहे तो तर स्वयंप्रकाश आहे किंवा आपल्या सत्तेने सिद्ध आहे आपल्या प्रकाशाने सिद्ध आहे म्हणून त्याही दृष्टीने शब्दाचा उपयोग होत नाही म्हणजे कोणत्याही उभय दृष्टीने आत्ताच्या चालू असलेला विचार केला असता शब्द निरुपयोगी आहे शब्द निरर्थक आहे हेच आपल्याला शेवटी उत्तर मिळेल आता अविद्या मुळीच नाही म्हणून तिचा नाश संभवत नाही आणि आत्मा सिद्ध असल्यामुळे शब्दाने त्याची सिद्धी मिळत नाही या ठिकाणी कोणी काय साधावे कोणी काय साधायचं कोणी काही साधायचं नाही कारण साधण्यासारखी सोय आत्म्याने ठेवली नाही कोणाची <laughs> साधण्याची सोय आत्म्याने ठेवली नाही आम्हाला असं कित्येक वेळा कोणी भेटला असताना ना इलाज असतो सांगायला लागतं की आपण आपल्या आशा आकांक्षा व अपेक्षा त्यांच्या भाऊ एवढ्या पसरल्या की तुमच्या चिमटभरालाही काही लाभावं अशी सोय वा ती तो लाभ करून देऊन आम्ही तुम्हाला संतोष द्यावा अशी ईश्वराने आमची स्थिती ठेवलेली नाही <laughs> अशी सोय देवाने आमची केली म्हणजे काय त्याचा अर्थ कळला का की तुला आम्ही कवडे सुद्धा देऊ शकत नाही पळीत नाही <laughs> असं त्याचा अर्थ असं म्हणायचं नाही काय म्हणायचं की तुझी आशा आकांक्षा त्याच्या तुझ्या या भाऊ पसरलेल्या आहेत त्या भाऊंची तर गोष्ट सोडूनच दे मोठीची गोष्ट सोडून दे पण तुझी चिमट सुद्धा आम्ही करून पूर्ण करू शकू अशी देवाने आमची सोय केलेली नाही अशी देवाने सोय ठेवली नाही <laughs> जसं तुकाराम महाराज म्हणतात की कुत्र जर आमच्या घरात चिरलं आणि आम्ही जर कुठे विकेला गेलो तर त्या कुत्र्याच्या तोंडालाही काही लागेल असं आमच्या घरात नाही अगदी त्याच पद्धतीने शब्दाला कोणत्याही दृष्टीने सार्थकत्व येईल अशी सोय आत्म्याने आपल्या जवळ ठेवलेली नाही <laughs> त्याच कारण अविद्या नाही म्हणून निवृत्तीने अविद्या निवृत्तीने शब्दाला महत्व येणार नाही आत्मा स्वतःच खास स्वरूप प्रकाशमान असल्या कारणाने त्याला प्रकाशन करून महत्व देता येत नाही त्याला सांगितलं सांगण्याचा तात्पर्य अर्थ असा आहे की आत्मा सदाचा स्वयंप्रकाश आहे आणि अविद्या नित्य निवृत्त ही गोष्ट या बाबतीत लक्षात ठेवली म्हणजे शब्दाला कसं वैयर्थ आहे हे तुमच्या लक्षात येईल ऐसा उभय पक्ष म्हणजे अज्ञाननाश घ्या का आत्मप्राप्ती कोणताही विचार करा उभय पक्षी शब्द सदाचा निरर्थक आहे शब्दाला व्यर्थत्व पदवीशिवाय दुसरी कोणतीही आता पदवी देता येत नाही व्यर्थत्वाची पदवी मात्र त्याची कायम राहते आत्मस्वरूप स्वरूपाच्या बाबतीत ऐसा उभय पक्षी बोला न लाहो नी नक्की हारपला प्रलयोदकी उभूज ऐसा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात उभाभ्याम प्रकाराभ्याम दोन्ही प्रकाराने विचार करा आपल्याला असं दिसून येईल की शब्दाची नक्की तिथे लागत नाही शब्दाचा तिथे प्रवेश शिरकावच होत नाही अविद्या अनिषेधकत्वामुळे अविद्येचा तो निषेध करू शकत नसल्यामुळे किंवा आत्म्याला आत्म्याचा लाभ करून देऊ शकत नसल्यामुळे म्हणजे इकडे अनिषेधक ठरला आणि तिकडे अप्रापक ठरला म्हणजे काय ठरला तो अविद्येचा निषेध करणारा ठरला नाही आणि आत्म्याचा प्रापक म्हणजे त्याची प्राप्ती करून देऊ देणारा ठरला नाही अशा दृष्टीने शब्दाला व्यर्थत्व एकदा म्हणायचं शब्द अप्रापक आहे एकदा म्हणायचं शब्द अनिषेधक म्हणजे निषेध करण्या अविद्या निषेधाचं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी नाही आत्मप्राप्ती करून देण्याचं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी नाही म्हणून उभय दोन्ही बाजूने व्यर्थ हा आत्मा व्यर्थ ठरला का आत्म्याचा काही उपयोग नाही हो शब्दात आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्म्याला शब्दाचा काडी मात्र उपयोग नाही कसंही तुम्ही चिंतन करा चिंतनाचा प्रश्न नाही याही व्यतिरिक्त आणखीन काही तुम्हाला त्या शब्दाच्या बाजू माहीत असल्या ज्या गौरवपूर्ण पूर्णतेने मौलीने सांगितल्या त्या व्यतिरिक्त जरी काही बाजू माहीत असल्या तरी त्याचा सुद्धा काडी मात्र आत्मस्वरूपाच्या ठिकाणी उपयोग नाही ब्रह्म वा आत्मा हा परिपूर्ण परिपूर्ण या शब्दाचा अर्थ पूर्ण मद पूर्ण मिदम पूर्णात पूर्ण मुदक्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते इतका तो पूर्ण आहे की त्या परिपूर्णतेमध्ये कुठेही अपूर्णतेची खळगी नाही अपूर्णतेची जाण नाही अपूर्णतेच्या जाणीवेमुळे निर्माण होणारी हुरहुर नाही असा नित्य तृप्त सुखरूप असले आत्मस्वरूपाहून स्वतंत्र अस्तित्व शब्द ही स्वतः आत्मस्वरूपाच्या आणि सत्तेने सत्ता मानून शब्दाला अपृथक असं राहता येत पृथक असं राहता येत म्हणजे भिन्न रूपानं राहता येत नाही अभिन्न रूपानं राहता येत अभिन्न रूपानं राहणं याचा अर्थ न राहणं असा त्याचा अर्थ म्हणजे राहता येत नाही हा त्याचा अर्थ म्हणजे ज्यावेळी ही ब्रह्मस्थिती अभिव्यक्त होईल कैवल्य दशा अभिव्यक्त होईल मुक्त कैवल्य सुदिवस ज्यावेळी अभिव्यक्त होईल त्या मुक्त कैवल्याच्या सुदिनाच्या वेळी शब्दाला रतिमात्र अस्तित्व राहणार नाही शब्द शब्द रूपानेच राहणार नाही शब्दाचं पुस्तक अस्तित्वच राहणार कसं राहणार नाही त्याच्यासाठी दृष्टांत महाराज देतात महाकल्पांबुनाया तू असं आता एक म्हणत असत किं करो मी गच्छामी किं गृहामी तजामी किं आत्मना पूरितम विश्व महाकल्पांबुनाया प्रलोभक ज्यावेळी अभिव्यक्त होत त्यावेळी किं करो पहिली अडचण त्याला निर्माण होते मी काय करावं कसं करावं का त्याच कारण जर सर्वत्र व्यापक मीच आहे क्रिया ही नेहमी परिच्छिन्नात घडत असते मी जर सर्व व्यापक बनलो तर मी काय क्रिया कशी करू ही मृणा मी काय मी घ्यावं मी कुठे जावं त्याच्या मी मी काय टाकावं म्हणजे घेणं देणं वा काही टाकणं वा कुठे जाणं या सर्व क्रिया असल्या कारणाने त्या क्रिया आता माझ्याकडनं घडू शकत नाही का आत्मना पूर्वी जाऊन आत्म्याने ते संपूर्ण विश्व परिपूर्ण व्यापलेला आहे आत्मा सर्वत्र होत प्रोत भरीव व्याप्त असल्यामुळे भरला घनदाट हरी दिसे त्या जोडणीला सुद्धा अडचण पडली ना कहा पग दारू देखे अनेरा देखे तो सब ओळीने घेरा आत्मस्वरूपाने संपूर्ण व्याप्त झाल्या कारणाने आत्मा सर्वत्र सदा आणि समरूपाने व्याप्त असल्यामुळे मी क्रिया करणार कशी त्याला दृष्टांत तिथे दिलाय महाकल्पा महाकल्पाच्या वेळी पाण्याने सगळं भरून गेल्यानंतर जसं पाणीच पाणी व्हावं त्यावेळी आपल्याला असं सांगता येत नाही आय एम सरी पोखा हा ही इंद्रायणी आमची ही आमची भीमा ही आणखीन कोणती असेल ती ही भामा ह्या नद्या आहे हा समुद्र आहे असा व्यवहारासाठी लागणारा जो भेद इदम गंगा ही गंगा म्हणतो तो तसे म्हणता येणार गंगा म्हणता येत नाही इंद्रायणी म्हणता येत नाही पाणीच पाणी जर सगळीकडे झाले तर कोण म्हणणार म्हणणारा कोणीतरी वेगळा शिल्लक असायला नको का सगळीकडे पाणीच पाणी जर झालेलं असतं तर म्हणायला शिल्लक राहतो कोण एकदा काय झालं होतं त्याला भविष्य वर्तवलं आणि ते भविष्य असं होतं की अमुक अमुक तारखेला जलप्रलय होणार बातमी सगळीकडे वर्तवून पत्र झाल्यावर सगळीकडे पसरली एकदा हे वर्तमानपत्र म्हणजे बातम्या पसरवण्याचं इतकं मोठं चांगलं साधन आहे की लगेच सगळीकडे बातमी पसरत सगळीकडे पसरत अनेक लोकांच्या मध्ये विकल्प निर्माण झाले कोणाच्या मनात काही चिंता निर्माण झाली त्यातला एक ग्रस्त येऊन ताटाने तो म्हणला प्रवाशाची जाहिरात आली तुम्ही वाचली म्हणजे काही जाहिरात आहे तो म्हणजे प्रजेला प्रजेला प्रजेला प्रजे कुठे व्हायचं अमुक अमुक तारखेला व्हायचं वगैरे ठीक आहे म्हणून होऊ दे म्हणून चिंता करायची कारण साधा अगोदरच निर्धाराच्या वृत्ती असल्यामुळं त्यांचं येईल होऊ दे म्हणले जलप्रलय व्हायचं चांगली गोष्ट म्हणजे त्यात काय अहो म्हणले जलप्रलय व्हायचं म्हणजे तुम्हाला समजलं का अहो सगळीकडे पाणीच पाणी व्हायचं म्हणले म्हणून मला मोठी चिंता वाटते की काय व्हायचं आता कसं होईल हे बरोबर म्हणले चिंता करण्याचं काहीही कारण चिंता करण्याचा प्रश्न कधी निर्माण होतो तुला माहितीये जलप्रलयाचा तुला अर्थच समजला नाही जल जलप्रलय या शब्दाचा अर्थ आहे जहा हम ना तुम दफ्तर हुम अशी स्थिती निर्माण होणं त्याला जलप्रलय म्हणतात जलप्रलयामध्ये जर असं कधी घडत की तू जाणार आणि मी शिल्लक राहणार असं जर घडतं तू तुझ्या पश्चात मी तुझी चिंता केली किंवा त्या जल जलप्रलयामध्ये मी जाणार आणि मागे तुला राहण्याची वेळ आली तर तू माझी चिंता करशील पण जल जलप्रलय होईल त्यावेळी तू आणि मी दोघे जर पाण्यात जाणार आहोत तर चिंता कोणी करायची कोणाची करायची म्हटली त्यावेळी सांग जलप्रलयामध्ये कोणी चिंता करायची व कोणाची चिंता करायची कारण कोणी शिल्लक राहील तरची गोष्ट आहे कोणी शिल्लकच राहत नसल्या कारणाने हा व्यवहार जसा करता येणं शक्य नाही गंगा इंद्रायणी असा निर्णय जसा करता येत नाही असा भेद व्यवहार ज्याप्रमाणे करता येत नाही त्याप्रमाणे ज्यावेळी हा शब्द तू म्हणतोस त्याप्रमाणे आत्मज्ञान देऊन जीवाला ब्रह्मरूप करतो आम्ही एक घटकावर तुझं म्हणणं कबूल करतो समज सपोज ह्याचा अर्थ तुझ्या दुष्टतो दुर्जन न्यायाने <clears throat> जीवत्व भ्रांती कल्पना मान्य करून या शब्दाने त्या जीवाला आत्मज्ञान करून दे ब्रह्मज्ञान करून दे जीव ब्रह्मैक्य ज्ञान त्याला झालं आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञान झाल्यानंतर म्हणजे अब्रह्मात्मिकच्या कार्यकृती ज्ञान झालं कारण या शब्दांना उपकार केला त्याच्यावर तत्वमसी या श्री गुरूंच्या मुखाने श्रवण करून त्या शब्दाच्या द्वारे त्या रूपी शब्दाने त्याला जीव ब्रह्मैक्य ज्ञान आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञान झाल्यानंतर त्या जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची अत्यंत अंतिम अवस्था ज्याला सत्सामान्य असं आपण म्हणूया ज्याला निर्विशेष ही संज्ञा आणि शास्त्रकारांनी दिली आहे ती अमनस्क दशा त्याला प्राप्त होईल मुक्त कैवल्य सुदैव सुजाण त्या अमनस्क दशेमध्ये त्या आत्यंतिक ब्रह्मस्थितीमध्ये ज्यावेळी हा प्राप्त होईल त्यावेळी केवळ ब्रह्मस्थितीत राहणार आहे ना मग ती ब्रह्मस्थिती ज्यावेळी प्राप्त होईल त्यावेळी आत्मभिन्न अशी कोणती वस्तू शिल्लक राहणार आत्म भिन्न असलेल्या सर्व वस्तूंचा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सदाचा विलय होणार असल्या कारणाने त्याला आता ज्ञान झालं अहम ब्रह्मात्मित्याकारक वृत्ती जर सत्यार्थाने अभिव्यक्त झाली असेल तर ती अन्यांची व्यावृत्ती करून स्वतःच्या दृष्टीने अहम ब्रह्मात्मित्याकारक वृत्ती होते ती वैयक्तिक असते वृष्टी दृष्टीने असते व तीच वृष्टी वृत्ती ती वृत्ती तिचा अपरिहार्य अचळ परिणाम म्हणून सर्व खलविदम ब्रह्म अशा ती अपार बोध सागरामध्ये परिणत होत अशा अवस्थेला ज्यावेळी मनुष्य प्राप्त होतो सर्वम खलविदम ब्रह्म सगळं ब्रह्म आहे सगळं प्रलयोगत आहे पाणीच पाणी आहे पाणीच पाणी ज्यावेळी होतं त्यावेळी जसा ओघ आणि समुद्र प्रवाह आणि समुद्र वात पाणी स्थिर पाणी ह्याचा जसा आपण निर्देश करू शकतो पण प्रलयोदकामध्ये हा निर्देश आपण करू शकत नाही प्रलयाच्या पूर्वीची ही अवस्था आपण त्याचा निर्देश करू शकतो पण हा निर्देश प्रलयोदकामध्ये कोणी करायचा कोणाचा करायचा निर्देश करणाराही कोणी शिल्लक राहत नाही व नदी नद समुद्र असा भेदही शिल्लक राहत नाही हा जसा सदाचा संपुष्टात येतो त्याप्रमाणे सर्व खलविदम ब्रह्म असा अपार बोध सागरामध्ये ज्यावेळी त्याचा बोध परिणत होतो अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्ती या अपार बोध सागरामध्ये तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय सर्व त्या सर्व उर्मी मग ती भक्तीची उर्मी असो वैराग्य उर्मी असो एखाद्याची ध्यानाची उर्मी असो एखादी कर्माची उर्मी असो योगाभ्यासाची उर्मी असो अर्थात वृत्ती असो या सर्व भक्ती वृत्ती योग वृत्ती या अनेक प्रकारच्या आपल्या चित्तामध्ये असलेल्या अत्यंत शुद्ध सात्विक स्वरूपाच्या वृत्ती त्या सर्व त्या सर्व एकमय झाल्या जसं प्रलयोदकामध्ये उदकच उदक जलच जल असावं त्याप्रमाणे ह्या सर्व त्या सर्व वृत्ती जर एकमय बनल्या तिथे जर ज्ञाता ज्ञान अशी त्रिकोटी शिल्लक राहिली नाही सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय सर्व त्या सर्व उर्मी मग ती भक्तीची उर्मी असो वैराग्य उर्मी असो एखाद्याची ध्यानाची उर्मी असो एखादी कर्माची उर्मी असो योगाभ्यासाची उर्मी असो अर्थात वृत्ती असो या सर्व भक्ती वृत्ती योग वृत्ती या अनेक प्रकारच्या आपल्या चित्तामध्ये असलेल्या अत्यंत शुद्ध सात्विक स्वरूपाच्या वृत्ती त्या त्या सर्व एकमय झाल्या जसं प्रलयोदकामध्ये उदकच उदक जलच जल असावं त्याप्रमाणे ह्या सर्व त्या सर्व वृत्ती जर एकमय बनल्या तिथे जर ज्ञाता ज्ञान अज्ञे अशी त्रिकुटी शिल्लक राहिली नाही कोणताही आत्मभिन्न पदार्थ शिल्लक राहिला नाही तर मग शब्द एकटाच वेगळा कसा शिल्लक राहील नवसा सायासाचा म्हणून तरी नवसा सायासाचा म्हणून सुद्धा तो वेगळा शिल्लक राहणार नाही त्याच्यासाठी स्वतंत्र कोणतीही योजना नाही की अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतरही शब्द राहावा त्या कारणाने शब्द ही त्या अवस्थेमध्ये त्या पूर्ण रूपामध्ये सदाचा विलीन होतो तो शब्दही उलट शहाणा करावया आत्मविद्येचे सहाय्य करावया आपण ते तोही शहाणा आहे तो आत्मविद्येचं सहाय्य करण्याच्या वेळी आत्मस्वरूपामध्ये अशा अपार बोध सागरामध्ये ज्यावेळी <clears throat> ज्ञाता जातो ज्ञातृज्ञेय भाव विवर्जित सध्याच ज्ञान स्वरूपामध्ये जो जेव्हा अवस्थित होतो त्यावेळी शब्द ही स्वतः होऊन निवृत्त होतो तो स्वतः राहत नाही असं श्री ज्ञानेश्वर महाराज या ओळखी याप्रमाणे दोन्ही बाजूनी शब्दाचा नखा इतकाही शिरखाव न होऊन ज्याप्रमाणे प्रयोगकात हो नाहीसा होतो त्याप्रमाणे शब्दही नाहीसा होतो शब्द नाहीसा होतो शब्दाला याचा स्वतंत्र अस्तित्व राहत नाही कारण कोणालाच राहत नाही शब्दाला राहता असं कसं म्हणतात आपल्या आपल्याला आता बोला भाऊ काही असणे वेळाच्या काही अर्थता तरी नाही निघतो म्हणतात